ते मूर्ती पूजा बिजा त्यांना मान्य नाही त्याच्या पलीकडे काहीतरी आहे आणि ते केल्याशिवाय खरा आनंद नाही आहे असं ते व्यक्त करणार आहे आणि आपल्या सगळ्या उपासकमध्ये तुकाराम नामदेव वगैरे हे आणि मराठीमध्ये निर्गुण उपासक संत कोण आहेत मला माहिती नाही पण काही त्यांची भजनं आहेत त्याच्याकडे पण कमी ते सगळं उपासक जास्त तर आज मी पूर्ण वाणी ऐकून आले एवढी ह्यामध्ये गंमत आहे त्या वाणी गात असताना ह्याचे लयकारीचे काही खेळ नाही निवड करमणूक ही गोष्ट म्हणून नाही की काहीतरी लगी वाजते तबल्यामध्ये काहीतरी गंमत येते असं नाही अतिशय शांत एक व्यक्त करणारी ही भजनं आहेत आपण कसं ऐकता ह्याच्यावर अवलंबून आहे अवलंबून आहे हा तीन तासाचा सबंध प्रोग्राम आहे चौदा एक भजन आहे आणखीन तुम्ही कसं ते ऐकू शकता ह्याच्यावर अवलंबून आहे आणि तसं मी ऐकवेन आता मी सुरू करतो एवढा मी निर्गुणाबद्दल बोललो पुष्कळ झालं आणखी पुष्कळ सांगू शकतो पण ते सांगण्यासाठी मी बसलेलं नाही निर्गुण भजन ऐकवायला बसलेलं आहे नंतर आपण ह्याच्यावर विचार करू शकता वाचू शकता पुष्कळ ज्ञान देणार लोक आहेत मुख्य म्हणजे स्थितीवरची भजन येते कुठल्याही व्यक्तीच्या मूर्तीचं वर्णन नाही याच्यामध्ये माणसाचं डेव्हलपमेंट योगावरती चिन्ह आहे त्याच्यामध्ये ते एक एक वर्णन आहे एक सांगू लेता लिता

你行人人人，他个你行人。 अग्नि हम जान ठगनी हम ग्नी जानी जानी जानी माया माया मा again. My pecado. 你。 अपनी कानी कानी मा जान अग्नि हम जाने धन अग्नि हम जाने जान अग्नि हम जाने तेरा गुण पाती तेरा गुण पाती लिए कर

ब्रह्मा के ब्रह्मा कबीरा सुनो साधो ये सब अकथ कहानी कहानी ये सब अकथ कहानी my